श्री शिवलीलामृत अध्याय सहावा श्रीगणेशाय नमः जय जय मदनान्तकामनमोहना मदमत्सरकानन दहना हे भवभयपाशनिकृन्तना भवानीरञ्जनभयहारका हिमाद्रिजा माता गङ्गाधरा सिन्धुरवदन जनका पद्मनाभमनरञ्जना त्रिपुरहरा त्रिदोषशमना त्रिभुवनेशा नीलग्रीवासुहास्यवदना नन्दिवहना अन्धकमर्दना गजान्तका दक्षक्रतुदलना दानवदमना दयानिधे अमितभक्तप्रियकरा ताटिकान्तकपूज्यत्रितापहरा तुषे गुणवर्णावया दशशतवक्त्रा शक्ति सर्वथा नित्यशान्तनिर्विकल्पनिरञ्जना आशापाशरहितविरक्तपूर्णा निजभक्तपाशविमोचना जन्ममरणामोचकजो जे विषयकामनायुक्त तुज स्वामी अनन्यभजक त्यांसि पुरविशि विषयपदार्थ जे जे इच्छित सर्वहि सकामासि कामना पुरवून तु निज ध्यानिला विसीम परम ते च पद पदनिर्वाण पावति सोमवार शिवरात्रिव्रदोष आचरतातरले असङ्ख्य स्त्रीपुरुष हे च विषयी सूतसाङ्गे शौनाकि शौनादिका आर्यावरत देश पवित्र तेथिचा चित्रवर्मा नाम नृपवर जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोविप्र पाळक नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रु खळ त्यांसी काळ दंडावया प्रयत्नविषयी जैसा भगीरथ बळासी उपमिजे वायुसूत समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मजदानाविषयी शिव आणि श्रीधर ह्यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंजवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैष अन नैषध अन अंगना उपमेस तिचान पुरती तारकारी जनक वृत्रारी शत्रुजनक जाया, उपमा देता द्विजराज भार्या बहुत वाटती हळुवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हैमवतीची की द्रुहिणजाया मित्राची उपमासाची द्याविती ते रहित रोहिणी धव तैसा मुखशची अभिनव त्रैलोक्य गाळुनी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे जितीच्या काळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव मरायासी अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी दहा सहस्र वर्ष कामिनी राज्य करील अवनीचे ऐकता तोषला राव बहुत द्विजास धन वस्त्रे अलंकार देत जाने जे मागितले ते पुरवीत नाही नेदी न तिचे नाम सीमंतीनी सीमा स्वरूपाची झाली तेथूनी लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदे ऐसी जाणीजे राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विषबिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला चौदावे वर्षी सिमंतिनीसी वैधव्य येईल निश्चयेसी ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहुजाहला वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळीजी घातली सूरी तैसे झाले रायासी पुढती बोलितो ब्राह्मण राया शिवदये करुण होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेग रायासी चिंता रोग तवती शुभांगी उद्वेग रहित उपबर जाहली सकळकळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्य रत्न तिचे ऐकता सुस्वर धरिती मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती राण पीतयास आवडे प्राणाहून पाहता नयन न धाती वदन पाहुनी रतिपती लज्जित कटि देखोनी हरिवदन न दाखवीत गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजगती देखोणी शंकला करीपती, पती कुरळ दे कुरळ केश देखोणी भ्रमर पंक्ती रुंजी घालिती सुवासा कमळमृगमीन लज्जत लज्जित जीचे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग विबदी दडा दडाले ह्या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख शुकपळती पाहता नासिक बिंबफळे अतिसुरेख लज्जित अधर देखता पक्वदाडिंब बीज सुरंग बहुत त्यास लाजविती जीचे दंत कूचते कोणी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत बरणुकीती तनुचा सुवास अत्यंत जाय दशयोजन पर्यंत सूर्यप्रभे सम कांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिजपासी त्यांच्या मुखे करोणी वार्ता ऐके सिमंतीणी चतुर्दश वर्षी आपणा लागूनी वैदभ्य कथिले ऋषीणे परमसंताप पावली ते समयी याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी तिखे पाय धरुणी लबलाही पुसे सद्गद हो भूनिया सौभाग्यवरधन व्रत माये कोण ते सांग त्वरित कोण ते पूजू दैवत कोण त्या गुरुसी शरण जावू सांगितला सकळ वृत्तांत चौदावे वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्रयी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिव वंचाक्षरी तांत्रिक क्रिया करी निशी झालिया पूजावा त्रिपुरारी षोडशोपचारे सप्रेम म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत पुजी माय अत्यादरी पडली पडिले दुःखाचे बरवत, तरी टाकू नको हे व्रत उबग न धरी मनात बोल न ठेबी व्रताते त्यावरी नैषधराज नळ जान त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय सुजान केवळ मदन दूसरा चतुष्षष्टी कळायुक्त जैसा पितामह विख्यात सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रंगद तैसाची कुंभिणी शोधिली समग्र परित्याहुनी नाही सुंदर तोती ती सयोजिला वर राशी नक्षत्र पाहुनी इकडे सिमंतिनी आजरे व्रत सांगितल्याहुनी विशेष करीत आठ दिवसा अकराशत दाम्पत्ये पूजित वस्त्रालंकारे आणि कही ब्राह्मण भोजन आल्या अतिता दे अतिता देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमनिशी पंचसूत्री लिंग। मणिमय शिवसदन सुरंग कोणी एक न प्रसंग न घडे सिमंतिनी पासुनी शिवाज अभिषेकिता संहार शिवपूजने साम्राज्य अवार गंधाक्षता माला परिकर सौभाग्यवर्धन त्यागरितां शिवा पुढे धूपजाळिता बहुवस तेणे आंग होय सुवास दीपचालविता वंश वर्धमान होय पै आणि कही दीपाचा गुण विशेष आयुष्य वर्धन नैवेद्य भाग्य पूर्ण वर्धमान लक्ष्मी होय ताम्बुलदाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कार आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमनासे जपे साधे महासिद्धि होम हवने होय कोश वृद्धि किरतन करिता कृपानिधि साम्बठाके पुढे उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे हरण नृत्य नृत्यकरिता जन्म मरण धुर्जटी दूरकरीतसे घन सुस्वर शिव करिता वाद्यः समग्र तेने कण्ठसुरसकिरति अपार रत्नदाणे नेत्रदिव्यहोति एवम् सर्व अलङ्कारवाहता सर्वठायी जयलाभतत्वता ब्राह्मणभोजनकरिता वर्णिले सर्वप्राप्तहोय मैत्रेयीणे पुरवीव्रत श्रीमन्दिनीसि साङ्गितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजित आदरी त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रांगदनामे गुणगंभीर त्यासी आणोनिया सादर सिमंतिनी धिदली चारी दिवस पर्यंत सोहळा झाला जो अद्भूत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रा ऐसा सहस्त्र अर्बुदे धन जाना, राये धिदली वरदक्षिणा वस्त्रे अलङ्कार नवरत्ना गणना कोना न करवी अश्वशाळा गजशाळा रत्नखचितयानि विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदन धिदले जामाता दिवस पर्यंत चारी वर्ण केले तृप्त विप्रादक्षिणाधिदलीय परिमीत नेता द्विजकंटाळती आश्रमा नेता ब्राह्मण वाटेस टाकिती न ने नेबबे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरे पुरे किती न्यावे रायाचा औदार्य गृषाण दारिद्र्यराण टाकी जाळून दुराशा दुष्कंटकवन दगद झाले हुनी धनमेघवरशता अपार दारिद्र्यधुरोळा बैसला समग्र या जगतृप्ती तृणांकुर टवटवीत विरुढले असो नैषधपुरींचे जन पाहती सिमंतिनीचे वदन इंदुकळा षोडश चिरुन द्विज ओतिले बत्तीस कलंक काढुनी निशेष द्विजसंधी भरल्या राजस मुखींचे निघता श्वासोश्वास सुगंधराज तो चिवाटे मुखी जलज कंठ जलज माला तेज वरिष्ठ जलज निंब पत्रे करुणी एक वट वाळून टाकिती शशी मुखा असो साडे झालिया पूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन सकल वराढी अनुदीन सौन्दर्यवर्णिति सिमन्ति नीचे विजयादशमी दीपावली लक्षूण जामातराह विलामाने करुण एक घे तलाटे वून चित्रवर्म राजेन्द्रे जैसा श्रीरङ्ग आणि इन्दिरा तैसा जोडादिशे साजीरा नाना उपचार वधूवरा समायोचितकरी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सवेघे सेवक वृंद, धुरंदर सेना अगाध जात मृगये लागुनी वनी खेळता श्रमला फार घर्म आला तप्त शरीर जानोनी नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद निधान आवले अवलोकीती कडून कौतुके भाषण करिताती कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंध सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला अधबुध नौका तेथे डळमळीत आवले आक्रोशे बोलत नौका बुटाली मनोनिया भयभीत झाले समस्त नौका बुटाली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा तीरी सेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर आकांत करीती एक सरे सेवक धावती हाक वोडित चित्रवर्म्यासी जाणविती मात राववक्षस्थळबडवीत चरणी धावत यमुनातिरि शिबिके माजी वैसोनि माते समपितसिमतीनि धावत आदिते चीक्षणि पडति धरणि सर्वहि दुःखार्णवि पडलि एकसरि तेथे कोणासि कोणसावरि सिमन्तिनि पडलि अवनीवरि पिता सावरीति येसि माता धावोनी उठा उठी कन्येच्या गळा घाली मीठी, शोक करी तेने सृष्टी आकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक ऐकोनी डळमळू लागली कुंभिणी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाली एक सरे। पशु पक्षी वनचरे समस्त वृक्षगुल्मलता पर्वत त्यासही शोक अत्यंत सिमंतिनी सिपाहत शोके मुरछना येऊन निश्चेष्टित पडली सिमंतिनी तो सहित गृहिणी आली वार्ता ऐकोनिया अवघी झाली एकत्र दुःखार्ण वाचन लागे पार स्नुषे ते देखुनी श्वशुर शोकाग्नीने कवळला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरीती नाही मिती शोकासी मृतिका घेऊन हस्त की लावण्यवती घाली मुखी म्हणे पूर्व कर्म की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहाळ पूर्वपापाचे हे फळ कालिंदी काळ घाली अम्मा माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही मज अनाथाची गाठी पाही कोणे सोडिली निर्दये माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे बाडस माझा चित्रांगद डोळस कोणे चोरुणी ने लागे म्हणे म्यापूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्ये चटाकिले की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार की रमाधव उमाधव ह्यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग दिला। की भेद केला निशेष की संत महंतला विला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणवून ब्राह्मणासी चाळविले बहुत दीन की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी कोणाच्या मुखींचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठबोनी की कुरंगी पाडसा विघडविले की परिव्राजका प्रती निंदिले तरी ऐसे निधान केले त्याच दोषास्तब बाटे असो प्रधान स्वर्गी सावरूनी सहपरिवारे परिवारे सिमंतीनी स्वनगरासी निज राह राहविली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तबदायाद बुनी पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळुनी जाती तेथुनीही शत्रु धरुनी आणिती बंदी घालिती इकडे सीमंतिनी व्रत न सोड्यत्यादरी करीत एकादशशत दाम्पत्य संयुक्त विधीने सर्व हि भोगवर्जुन जान यामिनी दिनी नित्य करी स्मरण तीन वर्ष झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला भुवनींची पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अति चतुरभामिनी सुवास अंगी ज्यांचिया ज्यांच्या बदनकी निरंदर गुंजारव करीती भ्रमर ज्यांचा देखता वदन चंद्र तपस्वी चकोर वेधली नवरत्नांचे खडे पसरले तेथे कडे स्वर्गसुखा हुनिया वडे पाताळ प्रसिद्ध तक्षकनागराजप्रसिद्धत्यापुडे उभा केला चित्रागद नमित सदगद हो स्तुती करी तसे निर्भयते थे राजसूत तक्षक पूसत जे जे वरतले समस्त केले श्रुतचित्राङ्गदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या दैवतासी भजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जने निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडी प्रीतीने रचियेली हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांड टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीण, पंचभूते तत्वांसहित मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा सामावती सामागती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तयाते ज्याच्या पासून, झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांचे करुण विष्णु जेणे निर्मिला रजांशिकेले विरञ्चीस तमांशि रुद्रतामस तोऽ शिव पुराणपुरुष आम्मि भजतो सर्वदा पाताळ दिशा त्रिभुवन सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्टधातो व्यापून उरलातो शिव भजतो आम्यष्टादशवनस्पति सर्वबीजे आकारा आली सहजे व्यापील जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण वर ज्याचे मन रमारमण ज्याचे अंतकरण बुद्धी दृहिण जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्व जो ऐवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे कर जोडूनी ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णु मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो ऐसे वचन ऐकुनी सतेज संतोषला ददंश ददंशुक राज क्षेमालिंगण देवुन कद्रुद कद्रुतनुज नाना कौतुके तया म्हणे देवास जे दुर्लभवस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत रहावे स्वस्त पाशी चित्रांगदभनी महाराज शिवकर्णभूषणा सतेजा जननी जनकांसी वेध माझा ये वढाच मी पोटितयांच्या चौदा वर्षांची गुण गुणनिधान लावण्य खाणी प्राण देईल ते नितंबिणी बोलता नयनी अश्रुआले। माता पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहीण माझी माता मजविन कष्टी जान नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवी नेवून मनो निधरिले नागेंद्राचे चरण तक्षक होवुन प्रसन्न देत अपार वस्तू ते म्हणे द्वादश नागांचे बळ दिदले तुझ होईल सुवळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारुआनून चिंतामणी सवेधिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य जागळी पर्वताकार मोट बांधिली शिरी धिदली राक्षसाचा। देत वस्त्री अलंकार सभे एक धिदला फणीवर मनोवेग यमुनातीर तीर क्रमुनी बाहेर निघाला झाले तीन संवत्सर चहुकडे पाहिराज पुत्र तेच समयी सिमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तिरा पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य ओळख न देती दिव्यरत्नमंडित नृपती चित्रांगत दिसतसे फणिमस्तकिंची मुक्ते सतेज विशेष भुजे पर्यंत डोळे अव अवन अवतंस मुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाचा पाचा जडल्या कटिमे खलेवरी तेणे हिरवी झाली धरित्री पशु धावती सरी नवे तृण बाढले म्हणून मुक्ता फळे देखुनी ते धावतीची येती मराळ रक्त रत्नांचे ढाळ कीर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखोनी धावती मिलिंद दश दिशा व्यापल्या सुबुद्ध दश दिशा व्यापल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली सीमंतीनी भ्रमचक्री पडली विचारमणी चित्राङ्गदहि तटस्थ क्षणक्षणान्याहळीत् क्षणक्षणा रहितमङ्गलसूत्र हरिद्राकुङ्कुमविरहित वस्वक्त्र अञ्जनविवर्जित नेत्र राजपुत्रपाहतसे न्याहाळिता तटस्तस्वरूपासि वाटतीरम्भा उर्वशी दासि कुचकमण्डलू यांसि उपमानाहि द्यावया तप्तचानी करवर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले क्रूश की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झांकोळती मग तिये पासी ये तुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहे सुकोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुवे नयन भरुणिया चालिले अश्रुधारास्त्रवती खालत्या फाविल्या पयोधर लिंगास गळत्या दंतजियेचे बोलता नक्षत्र ऐसे लखलखती सिमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्र सांगती समाचार तीन वर्ष झाली हिचा भ्रतार बुडाला येथे यमुना जळी हिची सासूश्वर शूर हिची सासूश्वर शूर दोनी शत्रुंनी घातली बंदी खाणी हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी गती इयेची कंठ दाटला सदगतीत खाली पाहात आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळा सीमंतिनी सख्यास सांगे खूण कोण कोठिल पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले खून नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सहाती धरुण कानी सांगे अमृत वचन भ्रतार तुझा जिवंत असे आजी तीन दिवसा भेटवीन लटके नभे कदापि जाण श्री सदाशिवाची आण असत्य नभे कल्पांती सौभाग्ये सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येथोनी परीही गोष्टी कोणाला गोनी दिवसत्रय प्रगट प्रगटवू नको ऐसे सांगुणी परमस्नेहे येरी चोर मुख वाहे म्हणे वाटते चित्रांगद होये ऐसे काय घडू शके मृत्युपावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा न कळे लीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मजका हाती धरिता स्नेह उपजला माझिया चित्ता परम आप्त वाट तसे काय प्राशुनी आला अमृत कि काळे गिळोनी उगळिला सत्य हे मदनांतक षडास्यात षडास्यतात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन्निवासा हे करशील सत्य तरी अकरा लक्ष पूजिन दाम्पत्य तितुक्याच बाती यथार्थ बिल्वदळे अर्पिण यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदना सिजाई सत्वर तुझी सासू आणि श्वशूर त्यांची सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यांस सांगेन येरी करून हास्य वदन निज सदना प्रति गेली सख्या बोलती आन वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सिमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा सिमंतिनीच्या कमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासना रूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारुवरी त्वरित आरुढला सिमंतिनी कांत निजन निज नगरा उपवनात जाबुनिया उतरला नागे मनुष्य वेद धरुण शत्रुंज सांगे वर्तमान द्वादश सहस्र नागांचे बळ बुन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तवते समस्त झाले भयभीत ये रुमणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापावेगी मगनाग जावून माता पित्यासी सांगे वर्तमान त्यासी आनंद पूर्ण त्रिभुवनांत न समावे तो शत्रू होऊनी शरणागत उभयांतासी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडुनी समस्त म्हणती रक्षा सर्वस्वे मग सर्वदळ भार सिद्ध करुण भेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता देखोन सप्रेम धावे चित्रांगद सुजान धरुणी पितयाचे चरण क्षेमालिंगणी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालित जैसा कौसल्ये रघुनाथ चतुर्दश हारपले रत्न सापडले की जन्मंधासी नेत्र आले की प्राण चाता पडले मुखा अमृत करभार घेऊनी अमुप धावती देशो देशीचे भूप पौरजनांचे भार समीप येवुनिया भेटती हनुमंते आणिला गिरी द्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्ण पै झाले माता पितयान् समवेत चित्रङ्गदचालिला मिरवत नैषदपुर समस्त शृंगारिले ते धवा चित्रवर्म्यासि सांगावया समाचार धावता दिसेवक भार महाद्वार्ये तसाचार मात फुटली चहूकडे हेर जाऊ निरायास वंदित उठाजी तुमचे आले जामात राव गजबजला धावत नयनी लोटत आनंदाश्रू कंठ सदगतीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणिला त्यांची आलिंगीत धनवस्त्र देत हुनी अपार धरुणी रथ शर्करा नगरात वाटीत मंगळतु मंगळतुरे अद्भूत वाजो लागती एकसरे धावले अपार भूसूर राये कोश दाविले समग्र आवडे तितुके विसत्वर, सुखासी पार नाही माझ्या जय जय शिव उमानाथ म्हणोनी राव उडत नाचत उपाया उपायाने घेऊनी धावत प्रजाजन नगरीचे सिमन्तिनी सिबोलावून दिव्य अलङ्कार लेबवून जय जयकार करुण हरिद्रा सुमनहार चन्दन सौभाग्य लेबपिती जान त्रयोदश विडेधिले एक शृंगार सावरती एक पिक पात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सिमंतिनी सिपहावया माता धावली सदगदीत सिमंतिनी सिरुदयी धरित माये तुझा सौभाग्य सिंधुवरतत असंभाव्य उचंबळला ऐश्वर्यद्रुमगेला तुटोन् गगन तुझि सौभाग्य भरुन अक्षय चालिली उतरेण सोमवार व्रत अगरालक्षपूजिले दाम्पत्य दाम्पत्ये बोलावुन धाडिले त्वरेणे मातापितयाञ्जमवेत् चित्रङ्गदनगरायेत चित्रवर्मा त्वरित सामोराये ततयांसी जामाताच्या कंठी धावुनी श्वसुरे घातली मीठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करिती देव नगरा माजी आणली मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावी तसी पाताळीचे अलंकार अद्भूत सिमंतिनी लागिले वबीत नवरत्न फांकली यमित पाहता तटस्थ नारिनर पाताळींचा सुगंध राज निगुती आत्महस्तिले वी सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षीती लागी दिसल्या सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक माये तुझा सौभाग्यो ददी बळोनी भरला असो बहुकाळ पुत्रसिमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात अवनीचे राजे मिळोनी समस्त छत्रदेत चित्रांगदा समस्त राज्यभार समरपूर्ण तापसी गेला इंद्रसेन तेथे करुनिया शिवार्चन शिवपदासी पावला आठ पुत्र पितया समान सिमंतिनी झाले जाण दहा सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज तेज पुंज तैसात चित्राङ्गदभुज वर्ततसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी सीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भूत सूत सांगे शौना शौनकादिका सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्य बरधन स्त्रियांस अंतरला बहुत दिवस तो भेटेल परतोनी विगत धबा ऐकती त्या जन्मांतरी दिव्यभ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवारव्रतनसोडावे ऐषे ऐकताख्यान मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्यपूर्ण गतधन प्राप्त गतधनप्राप्तशत्रूपराजय श्रवणे पठने सर्वकार्य भावे सिद्धिये सीमन्तिनीयाख्यान प्रयागपूर्ण स्नान त्रिविध दोषजाती जळोऽन शिवपदप्राप्त सेवटी सीमन्तिनीयाख्यानसुधारस प्राशनगरीति सज्जन निन्दक असुरतामस अहङ्कारमद्यसेविति सेविति श्रीधरस्वामी पूर्णब्रह्मानन्द अभङ्गक्षय अभेद न चळे न ढळे कदाहि शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड षष्टाध्याय षष्टाध्यायगूढः श्रीरस्तु श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु